स्कंद बारावा अध्याय तिसरा गायत्री कवच नारद म्हणाले हे स्वामीन चौसष्ट कला जाणणारा योगी श्रेष्ठ माणूस कोणत्या पुण्याने पापमुक्त होतो तो ब्रह्मरूप देवतारूप मंत्ररूप कसा होतो श्री नारायण म्हणाले गायत्रीचे गुह्य कवच आहे त्याचे पठण व धारण केल्याने माणूस पापमुक्त होतो त्याला सर्व कामनांची प्राप्ती होते तो देवीरूप होतो हे नारदा या गायत्री कवचाचे ऋषी ब्रह्मा विष्णू महेश्वर असून रूप युज आणि अथर्व हे छंद आहेत यांची ब्रह्मरूप देवता आहे गायत्री ही परमकला आहे तत् हे पदबीज भर्ग ही शक्ती आहे मोक्षासाठी त्याचा विनियोग आणि बुद्धीचे किलक आहे चार वर्णांनी हृदय होत असते तीन वर्णांनी मस्तक चार वर्णांनी शिखा आणि नंतर हीन वर्णांनी कवच असे म्हटले आहे चार वर्णांनी नेत्र चार वर्णांनी अश्रू असे सांगितले आहे आता देवीचे अभिष्ट ध्यान सांगतो मोती विद्रुम सुवर्ण नील शुभ्र या रंगांनी युक्त पाच मुखांनी आणि तीन नेत्रांनी युक्त त्याच्यावर चंद्र बांधला आहे असा मुकुट असलेली चोवीस तत्वांचा अर्थ इत्यादी वर्णांची गायत्री तिची मी सेवा करतो तिने वरच्या हातात दोन कमले खालच्या हातात चक्र शंख त्या खालील हातात शुभ्र कपाल रज्जू त्या खालील हातात पाश आणि अंकुश आणि सर्वात खाली असलेल्या हातात अभय आणि वर धारण केले आहेत ही गायत्री पूर्वेकडून सावित्री दक्षिणेकडून ब्रह्मसंध्या पश्चिमेकडून माझे रक्षण करू सरस्वती उत्तरेकडे पार्वती अग्नेय दिशेस जलशायिनी आणि यातुधानी नैऋत्य दिशेस माझे रक्षण करो वायूची विलासिनी पवमानी वायव्य दिशेस रुद्रभाषिणी रुद्राणी ईशान्य दिशेस माझे रक्षण करो हे ब्राह्मणी ऊर्ध्वगामी तू माझे रक्षण कर अधोभागी वैष्णवी माझे रक्षण करो भुवनेश्वरी माझे सर्वांगाचे दाही दिशेस रक्षण करो तत् हे पद माझे पाय सवितुह माझ्या पोटऱ्या वरेण्यम कटी देश भर्ग नाभी दैवस्य हृदय देवस्य हृदय धीमही हे गाल जिह हे नेत्र यह हे माझे ललाट न हे मस्तकावरील श्रेष्ठ स्थान प्रचोदयात हे पद शिखेचे रक्षण करो विकार आणि रेफ नेत्रांचे तुकार गालांचे वकार व रेप नागपुड्यांचे रेकार मुखाचे विकार वरच्या ओठाचे यकार अधरोष्ठाचे भकार व रेप मुखातील भागाचे गोकार हनवटीचे देकार कंठाचे वकार कंठदेशाचे सकार उजव्या हाताचे धिकार डाव्या हाताचे मकार हृदयाचे रक्षण करू हिकार उदराचे धिकार नाभीचे योकार कटीचे आणि गुह्याचे रक्षण करो न पद दोन्ही मांड्यांचे प्रकार गुडघ्यांचे चोकार जंघ प्रदेशाचे दकार गुल्फ प्रदेशाचे याकार पादयुगुलाचे तकार सर्वांगाचे रक्षण करो हे दिव्य कवच शेकडो पिंडांचा नाश करून चौसष्ट विद्या फल आणि मोक्ष देणारे आहे यामुळे प्राणी पापमुक्त होतो तो परब्रह्मात जाऊन पोहोचतो याच्या पठणाने आणि श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्य मिळते अध्याय तिसरा समाप्त